श्री नवनाथ भक्तिसार अध्याय तेरावा जालंधराचे शाबरी कवित्व व मैनावतीस उपदेश या अध्यायाचे नित्य पठण केल्यास श्रीहत्येचा सकल दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल अध्यायाला स्वरूपात होत आहे जालंधराने देवांची जी फजित केली ती हरिहराने दुरूनच पाहिली होती देव निघून जाताच जालंधर व कानिफासह तेही तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले त्या मुक्कामी जालंधराच्या पराक्रमाची व गुणांची प्रशंसा करून भगवान शंकर त्याला म्हणाले नाथा कलियुगात वेदविद्या मागे पडेल त्यामुळे तिच्या योगाने होणारी सर्व कार्य होणार नाहीत अशा वेळी तरुण जाण्याच्या दृष्टीने लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही नाथांनी शाबरी कवित्व सिद्ध करून ठेवायचे आहे हा सर्व खटाटोप लोकांचे हित लक्षात घेऊन केवळ परोपकाराच्या दृष्टीनेच करावायचा आहे हे काव्य कितीतरी मोठे असायला भावे थोडेसे मंत्र सर्व प्रजेस पुरेसे होणार नाहीत यात तू स्वतः चौतीस कोटी बारा लक्ष व कानिभानी सहा कोटी आठ लक्ष इतकी मंत्र निर्मिती करायची आहे प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही ही विद्या उदयास आणता पुढे याच्या प्रचार प्रसाराचे काम आहेच तुम्ही सर्वज्ञ आहात म्हणून अधिक काही सांगत नाही त्यानंतर जालंधरास आशीर्वाद देऊन दोन्ही देव स्वस्थानी गेले भगवान शंकराकडून कार्यप्रेरणा मिळाल्यावर त्याची पूर्तता करण्यासाठी जालंधर व कानिपी यांनी बारा वर्षे तसेच वास्तव्य करून अथक परिश्रमाअंती चाळीस कोटी वीस लक्ष इतके कवित्व केले मग शंकराच्या सूचनेनुसार नागाश्वत्थापाशी विधीपूर्वक हवन करून ते सर्व मंत्रप्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून नागाश्वत्थावरील सर्व दैवते अनुकूल करून घेतले कार्य संपन्न होताच ते दोघेही बद्रिकाश्रमी परतले तेथे बद्रीनारायणाच्या साक्षीने कानिपास पश्चिरेस बसून जालंधर पुढे तीर्थयात्रेस निघाला कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना जालंधराचे परिफाट असे तो सर्वप्रथम रानात जाई आणि गवत कापून त्याची मुळी डोक्यावर घेऊन मगच गावात शिरे जालंधरनाथ हा अग्नीचा पुत्र असल्याने एका दृष्टीने वायूचा नातूच होता तेव्हा वायू भाऱ्याचे ओझे होऊ नये यासाठी त्याच्या मस्तकावरील भारा आपणाकडेच घेत असे त्यामुळे चालताना तो भारा त्याच्या डोक्यावर तरंगताना दिसे गावातून फेरफटका मारताना ते गवत जालंधर गायगुरांना खाऊ घाली याप्रमाणे फिरत फिरत जालंधरनाथ गौड बंगाल देशातील हेलापट्टण गावी आला तेथे त्याच्या डोक्यावरून अधांतरी जाणारा भारा पाहून आश्चर्यचकित झालेले लोक कोणीतरी सिद्ध पुरुष असावा असे वाटून त्याच्या दर्शनास गर्दी करू लागले तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी तो घाणेरड्या दुर्लक्षित जागी राहू लागला आणि गल्ली बोळात भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागला त्यावेळी हेलापट्टणावर गोपीचंद नावाचा राजा राज्य करीत होता तो सुंदर पराक्रमी बलाठे व सर्व ऐश्वर्याने संपन्न होता त्याची आई मैनावती ही विधवा पण मोठी साध्वी होती राजा तिला फार मान देत असे एके दिवशी मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी असताना सहजच तिचे लक्ष हम रस्त्यावरून जाणाऱ्या जालंधराकडे गेले त्याच्या डोक्यावरील अधांतरी तरंगणारा गवताचा भारा पाहून तिला आश्चर्य वाटले हा कोणीतरी महात्मा असावा असे वाटून तिने आपल्या दासीला गुप्तपणे त्याच्या मागावर पाठविले नित्याप्रमाणे तो जती गाई चारा घाली गल्ली बोळातून हिंडत तिने सांजेच्या वेळेस सांजे कोपऱ्यातील उकरड्यावर जाऊन बसला दासीने तेथील खानाखुना नीट लक्षात ठेवल्या आणि राजप्रसादात परतून मैनावतीला सर्व वृत्तांत सांगितला त्या दिवशी रात्र समयात सर्वत्र निजानीज झालेली पाहून काही फळे व मिष्टान्ने घेऊन मैनावती दासी समवेत प्रसादाबाहेर पडली बाहेर निघताना त्या दोघींनी स्वतः स्वतःभोवती कांबळी ओढून घेतली होती जालंधरापाशी जाताच त्या दोघींनी त्याच्या चरणावर डोकी ठेवून नमस्कार केला आणि आणलेले तबक त्याच्या सन्मुख ठेवले त्यावेळी मैनावतीने नाथांची स्तुती करून मला उपदेश द्या अशी विनंती करताच नाथाने शिव्या दोघींना दगड मारले पण मैनावतीने आपले धैर्य जरा देखील ढळू दिले नाही ती आपल्या निश्चयाशी ठाम राहिली ते पाहून नाथाने रुद्रावेश टाकून तिची प्रेमानं चौकशी केली तेव्हा मैनावती म्हणाली महाराज त्रिलोचनाची पत्नी आणि राजा गोपीचंदची माता आहे काळाने माझ्या पतीचे छत्र हिरावून नेले तेव्हापासून या मरण रूपी जगराहाटीपासून सुटण्यासाठी काय करावे या विचाराने मी तळमळते आहे तरी कृपा करून मला मार्ग दाखवा माझा अभेर करू नका मला एहिकातले काही नको मला मृत्यू भयातून सोडवा मी तुम्हाला शरण आहे माझ्यावर कृपा करा मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करी त्यावेळी नाथाला तिच्या तळमळीचे व तिच्या नम्रतेचे मोठे कौतुक वाटले पण त्याने वरकरणी काहीही दाखवले नाही त्यानंतर मैनावतीने जालंधराची सहा महिने भक्तिभावाने सेवा केली एके दिवशी ते नाथांची डोके आपल्या मांडीवर घेऊन बसली असताना त्याने एक मायावी भ्रमर निर्माण केला त्याने तिची मांडी पोखरण्यास सुरुवात केली मैनावतीने ती वेदना सहन केली पण नाथाची निद्राभंग होऊ दिली नाही जाग येताच नाथाने मैनावतीच्या मांडीला छिद्र पडले असून सर्वत्र रक्त विखुरले आहे हे पाहिले हे पाहून प्रसन्न चित्त झालेल्या नाथाने तिला त्याच क्षणी तारक मंत्राचा उपदेश केला त्यामुळे त्याला अद्वैत स्थिती प्राप्त झाली जलंधराने अमरपद देऊन तिच्या जन्माचे सार्थक केले अध्याय तेरा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात